ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोर्भयोर्मध्ये रतं स्थापयनेच्युत योद्धुकामानवस्थितान् पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या पावन मंगल परिसरामध्ये अनेक संतांच्या साधकांच्या मुमोक्षांच्या जिज्ञासूंच्या आदरणीय श्री गुरुवरांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समुपस्थितीमध्ये श्री ज्ञानेश्वरी स्वाध्यायी कार्यशाळा दुपारचं सत्र प्रारंभ होत आहे सकाळी शेवटची ओबी अशी आपण पाहिली होती तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे पंडुकुमरे तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे अर्जुनाने सहज लिलेने आपलं गांडूधनुष्य उचललं आणि भगवंताला हे वाक्य उच्चारलं की हे अच्युता दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ स्थापन करावा किंवा नेऊन उभा करावा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते वेळी अर्जुन तसे देवा आता झडकरी रथ पेलावा नेऊन मध्य घालावा दुही दळा आतापर्यंत ज्ञानेश्वरीची प्रस्तावना पाहिली धृतराष्ट्राचा प्रश्न पाहिला त्यानंतर अर्जुना संजय आपलं हृद्गत व्यक्त केलं धृतराष्ट्राला कळावं ह्याकरता संजयाने आपला भूमिका मांडली दुर्धनाने आचार्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला भीष्माचार्यांना आनंद होईल अशा वाक्यांचं उच्चारण करून त्यांच्याद्वारे दिव्य शंकाचं अस्फुरण झालं त्यानंतर त्याचा परिणाम पांडव सैन्यातील योद्ध्यांनी वेगवेगळे धनुष्य वेगवेगळे शंख वाजवले या सगळ्यांचा परिणाम पाहि झाल्यानंतर अर्जुनाने संतोष व्यक्त करून आपल्या हातातील गांडूळ धनुष्य उचललं आणि त्यावेळेस अर्जुनाच्या मुखातून उद्गार निघाले भगवंतासाठी की देवा आता हा सगळा प्रकार झाला आता झडकरी रथ पेलावा कोणताही विलंब न लावता निवोणीमध्ये मध्ये घालावा दोही दळा दोही दळामध्ये नेऊनी घालावा दोन्ही सैन्याच्या मध्ये जाऊन अत्यंत तुरेने माझा रथ त्या ठिकाणी उभा करावा याचं कारण एक आहे जो मी नावेक हे सकळ वीर सैनिक निहाळीन आशेक झुंजते जे मी नावेक एक क्षणभर हे सकळवीर सैनिक निहाळीन ह्या ठिकाणी युद्धाकरता प्रवृत्त झालेले जे सगळे कौरवांचे सैन्य आहे ते एक क्षणभर मी निहाळीन की जे झुंजते अशेख संपूर्ण युद्धाकरता तयार झालेले आहेत त्यांना एक क्षणभर मला पाहू द्या त्यांचं मला निरीक्षण करू द्या योत्स्यमाना नवेक्षेहं ययते त्रसमागता भारतराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रेचकीर्षवः दुर्योधनाधिक जे आहेत त्यांना युद्ध अतिशय प्रिय आहेत असे एकत्रित झालेले जे वीर आहेत त्या वीरांना मला आता पाहिजे आहे याकरता अर्जुन आपली भूमिका स्पष्ट करत आहे एथ आले असती अघवे परी कवणा कवणेशी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या येथे म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती आले असती अघवे हे सगळे जे सगळे कौरव युद्ध करण्याकरता आले आहे परंतु सर्वांशी मी युद्ध करणार नाही माझे योग्यतेचा जो कोणी असेल त्याच्यास मी युद्ध करणार आहे त्याकरता पहिल्यांदा कवना कवनेशी मी झुंजावे हे रणी पहावे लागे ह्या रणांगणामध्ये कोणाशी मी पहिल्यांदा युद्ध करावं हे मला पहिल्यांदा पाहावं लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी सगळ्यांचं निरीक्षण करत आहे निरीक्षण करण्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज ह्या कौरवांच्या स्वभावाचं वर्णन ह्या ठिकाणी करत आहेत हे कौरव कसे आहेत बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव वाटे वाटिवाविण हाव बांधती झुंजी ह्या ठिकाणी कौरवांच्या सगळ्या स्वभावांचं चित्रीकरण ज्ञानेश्वर महाराज शब्दचित्राच्या माध्यमातून अभिव्यक्त करत आहेत हे कौरव कशा आहेत म्हटले बहुत करोणी आतुर दुःस्वभाव सगळ्याच कौरवांचा जर विचार केला तर हे अति दुःस्वभावी आहे दुष्ट स्वभावाचे आहे आणि युद्ध करण्याकरता अत्यंत आतुर आहेत असुसलेले आहेत आणि वाटिवाविण हाव बांधती झुंजी या युद्धामध्ये आपली योग्यता नसताना पराक्रमा वाचून विनाकाराच अंतकरणामध्ये युद्धाची हाव त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये बांधून ठेवलेली आहे परंतु तसा जर स्वभाव जर पाहिला तर दुस्वभाव आहे आतुर आहे पण योग्यतेशिवाय ह्या ठिकाणी झुंजण्याची त्यांची प्रवृत्ती आहे म्हणून मला पहिल्यांदा पाहू द्या की माझ्या योग्यतेचे कोण आहेत झुंजाची आवड धरिती तरी संग्रामी धीरू नव्हती हे सांगोणी रायाप्रती काय संजयो म्हणे या ठिकाणी मुख्य जो संवाद आहे तो संवाद धृतराष्ट्र आणि संजय आहेत पण त्याच्या अगोदरचा संवाद हा भगवंत आणि अर्जुनाचा आहे झुंजाची आवड धरिती ही कौरव जे आहे झुंजाची म्हणजे युद्धाची आवड अंतकरणामध्ये धरतात त्यांना खूप युद्ध करावं असं वाटतं पण खरं जर त्यांच्या स्वभावाचा विचार जर केला तरी संग्रामी धीरू नवती संग्रामामध्ये युद्धामध्ये धैर्य धरत नाही त्याचं कारण आपण पाहिलंय सकाळी भगवंतानी दिव्य शंकाचं नुसतं आस्फुरण केलं तरी कौरवांच्या योद्ध्याच्या मध्ये काय काय भूमिका झाली एक एक मनाती सावध रे सावध अरे सावध रा सावध सावध रा याचा अर्थच असा आहे युद्धा करण्याकरता प्रवृत्त होतात परंतु युद्धाची वेळ आली असताना धैर्य धरत नाही परी संग्रामी धीर नवती हे सांगोणी रायाप्रती संजयो काय म्हणे हे रायाप्रती सांगोणी हे सगळं अर्जुनाने भगवंताला सांगितलं आणि ह्यानंतर संजय काय म्हणतोय गुडा उवाच गुडाकेशेन भारत सेनयोर्भयोरमध्ये रतं स्था संजय ह्या ठिकाणी आपल्या राजाला म्हणतोय की हे महाराज अहो महाराज धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने ह्याप्रमाणे भगवंताला असं विधान केलं की मध्ये रथोत्तम दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा हा रथ स्थापन करावा आणि स्थापन करून पुढे काय तो बोलणार आहे ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ रथ पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा त्याने संजयाने हा सगळा वृत्तांत सांगत असताना संजय म्हणतो की अर्जुनाने भगवंताला हे वचन बोलल्याबरोबर कोणत्याही घटकाचा विलंब न लावता ऐका अर्जुने इतुका बोलिला अर्जुनाने एवढं वचन वचन बोलल्याबरोबर तेव्हा श्रीकृष्ण रथ पेरिला भगवंताने तो रथ दुनी सैन्याच्या मध्ये नेला आहे दुनी सैन्या माझी केला उभा त्याने त्याने दुनी सैन्या माझी रथ उभा केला दुनी सैन्याच्या मध्ये भगवंताने तो रथ उभा केला आणि ज्यांच्यासमोर उभा केला ते कोण होते भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेक्षां च महीक्षिता तत्रा पश्चात्स्तान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् श्वशुरान् सुरधश्चैव हेणयोरुभयोरपि तान् समीक्ष स कौन्तेय इन्दुनवस्थितान् दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केल्यानंतर सर्वात प्रथम कोणाच्या समोर रथ उभा केला असेल तो पहिल्यांदा आपण माऊलींच्या शब्दात बघूया जेत भीष्म द्रोणाधिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुत हाती ज्या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाचा रथ उभा केला जिथे उभा केला तिथे समोर कोण होतो भीष्म द्रोणाधिक त्या ठिकाणी भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे जवळिकेचे सन्मुख सन्मुख जवळिकेचे अत्यंत समोरासमोर दिसतील असे सन्मुख अर्जुनाच्या हे सगळे आचार्यगण होते आणखी जर पाहिलं पृथ्वीपती अनेक पृथ्वीपती अनेक प्रकारचे राजे बहुत आहाती अनेक प्रकारचे राजे देखील अर्जुनाच्या सन्मुख त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी भगवंतानी तेत स्थिर करोनिया रथू अर्जुन असे पाहतो तव दळभार समस्त संभ्रमेशी तेत स्थिर करोनिया रथू अर्जुनाने भगवंताला सांगितल्याप्रमाणे भगवंताने त्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मत रथ उभा केला आणि तेथे स्थिर करोनिया रथू रथू तेथे स्थिर करोनिया भगवंताने त्या ठिकाणी रथ स्थिर केला आणि अर्जुन असे पाहतो अर्जुन आता सगळ्या सैन्याला अत्यंत कुतूहलाने पाहू लागला आणि पाहत असताना त्याने पाहिलं तो दळभार समस्त संभ्रमेशी अत्यंत तत्परतेने अत्यंत त्वरेने हा संपूर्ण कौरवांचा दळभार समस्त युद्धाला तयार झालेला आहे आणि असं असताना अर्जुन म्हणतो देवा मग म्हणे मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण म्हणे नावेक विस्मयो झाला अर्जुन जेव्हा सर्वांचं निरीक्षण करतो आणि निरीक्षण करत असताना अर्जुन देवाला म्हणतो मग देवा म्हणे देवाला अर्जुन म्हणतो देख देख हे गोत्र गुरु आशेक देवा बघा बघा हे संपूर्ण आशेक संपूर्ण हे गोत्र हे गुरु हे आमचे या ठिकाणी समो समुपस्थित आहे आणि हे सगळे सांगत असताना भगवंत सर्वांच्या अंतकरणामध्ये राहून प्रत्येक विचाराच्या प्रत्येक अंतकरण वृत्तीचा साक्षीभूत असल्यामुळे भगवंत म्हणतात तो कृष्ण म्हणे नावेक विस्मय विस्मो झाला आतापर्यंत मला माहिती नाही का हे सगळे कोण आहे आणि असं असताना देखील अर्जुन म्हणतो की कृष्ण म्हणे नावेक क्षणभर भगवंत म्हणतात अंतकरणामध्ये म्हणतात जणू काही आज आश्चर्यच झालेलं आहे की मी या सौर कौरव कौरवांना पाहिलेलं नाही आणि हा माझी जणू काही ओळख करून देत आहे की काय तो आपणाया आपण म्हणे येत काही कवन जाणे हे मनी धरले येणे तरी काय आश्चर्य असे भगवंत आपल्या मनामध्येच जणू आपल्याशीच म्हणतायत तो आपल्या आपण म्हणे भगवंत आपल्यालाच आपल्या मनामध्ये म्हणतायत येथे काय कवन जाणे या ठिकाणी या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काही कवन जाणे काय जाणो काय झालेलं आहे कोणाच माहीत हे मनी धरले येणे का तरी काही आश्चर्य असे मनामध्ये अंतकरणामध्ये अर्जुनाने काय घडलेलं आहे हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे एक अद्भुत गोष्ट आहे याच्या मनामध्ये ह्या सगळ्या कौरवांना पाहून कोणता विचार मनामध्ये आलेला आहे हे काही मला समजत नाही समजत नाही असं म्हटल्याबरोबर बरोबर भगवंत हा भूत भविष्य आणि वर्तमान काळ काळ जाणत असल्यामुळे लगेच त्यांनी पाहिलं की अर्जुनाच्या मनामध्ये भविष्य काळात कोणता विचार येणार आहे आईसे असे घेतो तो सहज जाणे हृदयस्तू तरी उगा असे निवांतू ते वेळी ऐसी पुढील से घेतो ऐसी पुढील पुढील पुढील से घेतो से घेतो म्हणजे असा तर्क केला असा विचार केला असा अनुमान केलं अनुमान करण्याचं काही गरज नाही कारण तो पुढे भाऊ म्हणतात की तो जाणे सहजे हृदय असतो हृदयामध्ये असणारा परमात्मा अर्जुनाच्या अंतकरणामध्ये काय भाव उत्पन्न होत आहे हे सहजच तो जाणत आहे पण असं असताना देखील भगवंतानी सर्वांची वाच्यता एकदम न करता पण उगा असे निवांतो ते वेळी ते वेळी म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये काय विचार आलेला आहे हे सगळं पाहत असताना सुद्धा भगवंत उगा असे आणि भगवंत निवांत असे ते वेळी म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये या कौरवांना पाहून जो विचार उत्पन्न झाला ते वेळी निवांत असे आणि उगा असे ते तर तव तेत पार्थू सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला त्या ठिकाणी पार्थू देखता झाला अर्जुन पाहता झाला कोणाला पाहतोय तर त्या ठिकाणी सगळे चुलते आहेत पितामह आजोबा आहेत गुरु आहेत संपूर्ण कौरव बंधू आहेत आणि सगळे मामा या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत या सर्वांना म्हणजे चुलत्यांना आजोबांना गुरूंना आपल्या बांधवांना मामांना सगळ्यांना अर्जुन त्या ठिकाणी पाहता झाला आणखी त्या ठिकाणी पाहतो कोण कोण आलेला आहे तो असं म्हणतो की इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी तो जे जे काही पाहतो त्याच्या पाहण्यामध्ये असं आलेलं आहे की ह्या ठिकाणी आमचे सगळे इष्ट मित्र आलेले आहेत त्याप्रमाणे आमचे कुमरजन नातू ह्या ठिकाणी आलेले आहेत मुलं आलेले आहेत हे सकळ असती आले तया माझी तया युद्धा माझी सकळ आले असती त्या ठिकाणी युद्ध शब्द घालायचा या युद्धामध्ये सगळे आलेले आहेत आणखी कोण कोण आलेले आहेत सुरुजन सासरे अनेकही सके सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथे धनुर्धरे तेथे देखिले अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिलं की कोण कोण आलेले आहे सुरुजन मित्रवर्ग आलेले आहेत सासरे आलेले आहेत आणखी आपल्या जवळचे सखे सोयरे आलेले आहेत पुत्र आलेले आहेत नातू आलेले आहेत ह्या सगळ्यांना अर्जुनाने त्या युद्धाच्या समयी पाहिले आणि पाहिलं असताना अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जो भाव प्रस्फुटित झाला त्याची अभिव्यक्तीकरण अर्जुन स्वतः करतो आहे जया उपकार होते केले की अपती जे रक्षिले हे असो वडील धाकुले अधिकरुणी ह्या ठिकाणी कोण कोण आहे ते सगळं सांगितल्यानंतर अजून आपल्या स्वतःच्या विषयी बोलतो जया उपकार होते केले ज्यांच्यावरती आतापर्यंत आपण खूप उपकार केलेले होते संकटामध्ये असताना आपत्ती म्हणजे संकट जे रक्षिले संकटामध्ये असताना ज्यांचं मी रक्षण केलं असे मोठे लहान अधिकरून सगळेच या ठिकाणी आलेले आहे हे असो वडील धाकुले अधिकरोणी लहान मोठे सगळेच या ठिकाणी समुपस्थित झालेले आहे आणि जे कोणी या ठिकाणी आलेले आहे ते सगळेच सगळे कोण आहेत ऐसे गोत्रची दुही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी केले अर्जुन फक्त पाहतच आहे असं नाही तर अर्जुन या सर्वांचं सूक्ष्म अवलोकन करत आहे आणि या सूक्ष्म अवलोकनामध्ये फक्त कौरवांनाच त्यांनी पाहिलं असं नाही तर मागे असणाऱ्या पांडव पक्षालाही पाहिलं आहे आणि पुढे दिसणाऱ्या कौरव पक्षांनाही पाहिलं आहे आणि दोन्हींच्याही मध्ये गोत्रची दोन्ही दळी दोन्ही दळामध्ये म्हणजे पांडव दळामध्ये आणि कौरव दळामध्ये दोन्ही गोत्रच आहे आणि या ठिकाणी दोन्ही गोत्र उदित झाले असे कळी कळी म्हणजे कलह भांडणाचं निमित्त करून या ठिकाणी उद्युक्त झालेले आहे असं अर्जुनाने त्यावेळे त्यावेळी त्या प्रसंगी सर्वांचं अवलोकन केलं आणि सर्वांचं अवलोकन केलं असताना अंतकरणामध्ये काय परिणाम झाला त्याचं स्पष्टीकरण भगवान पुढे करत आहेत कृपया परया विष्टो विषिदन अर्जुन वाच मम स्वजनं कृष्ण रोमहर्षष्ट जायते अंडिवं संसृते हस्ता त्वक्चैव परिदैहते तेथ मनी गजबज झाली आणि कृपैसी अपैसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती इथपर्यंतचं वर्णन फक्त अवलोकन करण्या इतपत होतं आता अवलोकन झाल्यानंतर अंतकरणामध्ये जो काही परिणाम होतो आहे त्या परिणामाचं स्थित्यंतर इथपासून वर्णन करण्याकरता आरंभ झालेला आहे ते तर मनी गजबज झाली अर्जुनाने सर्वांचं अवलोकन केलं आणि अवलोकन केलं असता मनामध्ये या सर्वांना पाहून एक प्रकारची गडबड एक प्रकारची गैरसमज एक कृपा निर्माण झाली आणि अपयशी कृपा आली आणि कोणताही प्रयत्न न करता सहजच अचानक अंतकरणामध्ये अर्जुनाच्या एक करुणा निर्माण झाली आपल्या नातेवाईकांच्या विषयी आपल्या इष्टमित्रांच्या विषयी परंतु तो धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती ज्या क्षणी आला होता त्या क्षणी त्याच्या अंतकरणामध्ये क्षत्रियाला साजेसी अशी वीरवृत्ती होती शौर्यम तेजो धृतिराक्षम युद्धचाप्य पलायनम हे जे वर्णन आहे क्षत्रियाचं या क्षत्रियाच्या वृत्तीची भूमिका त्याच्या अंतकरणामध्ये होती पण नातेवाईकांना पाहून त्याच्या अंतकरणामध्ये दया करुणा कृपा निर्माण झाली आणि अगोदर असणारी जी काही व्यवृत्ती होती तेने अपमाने निघाली व्यवृत्ती अर्जुनाच्या अंतकरणामध्ये क्षत्रियाला साजेशी असणारी जी वीरवृत्ती होती ती वीरवृत्ती ज्या अंतकरणामध्ये होती त्या अंतकरणामध्ये आता कृपावृत्ती आली आणि त्या कृपावृत्तीचं आगमन होताच वीरवृत्तीने तिथून जाण्याकरता प्रस्थान केलं तेने अपमाने निघाली वीरवृत्ती मग आता ही वृत्ती कशी निघून चालली हे सांगण्याकरता व्यावहारिक जीवनातलं उदाहरण देतात जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्य अथी तिया अनिकेते न सहाती सुतेजपणे जिया उत्तम कुळीची होती ज्या स्त्रिया ज्यांचा जन्म उत्तम कुळात झालेला आहे म्हणजे ज्या कुळामध्ये जन्माला जन्माला आलेल्या आहेत त्या स्त्रिया ते कुळही उत्तम आहे आणि स्वतःचं गुण लावण्यही आहे स्वतःच्या ठिकाणी चांगले गुण आहे सौंदर्य आहेत उत्तम कुळ आहेत आणि असं सगळं असताना ते आणि ते न सहाती सुतेजपणे परंतु आपल्या पतीने दुसऱ्या स्त्रीच्या प्रलोभनामध्ये पडल्यानंतर आपल्या जातीच्या कुळाच्या गुणाच्या लावण्याच्या प्रभावामुळे ते अनिकेते न साहती सुतेजपणे आपल्या सवतीचा मोठेपणा ते इतकिंचितही सहन करत नाही का सहन करत नाही कारण ते असं म्हणतात की आमच्या ठिकाणी गुण आहे लावण्य आहे उत्तम कुळ आहे असं असताना देखील हा पती नवी आवडीचे नि भरे कामुक निजवणिता विसरे मग पाडेविण अनुसरे भ्रमाला जायचा हे आमच्या ठिकाणी काय कमी आहे आणि असं असताना देखील हा कामुक नवे आवडीचेनी भरे कामलंपट होऊन नवयवन प्राप्त झालेल्या दाशीच्या विषयी आवड निर्माण करून तो स्वतःच्या पत्नीला विसरतो निज वनिता विसरे स्वतःच्या पत्नीला विसरतो आणि मग तिची योग्यता नसताना पाडवे विन योग्यता नसताना अनुसरे तिचं अनुसरण करतो जैसा भ्रमाला जसा एखादा मनुष्य मनुष्य वेडा होतो भ्रमिष्ठ होतो आणि नको ती कृत्या कृती करायला लागतो त्याप्रमाणे हा कामांध होऊन नको ती कृती करायला लागतो तशी ही स्थिती अर्जुनाच्या अंतकरणाची झालेली आहे आणखी उदाहरण देतात की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशी बुद्धी मग तया विरक्ता ती सिद्धी आठवेना की तपोबळे वृद्धी तपाच्या सामर्थ्याच्या बळावर अनेक प्रकारच्या वृद्धी संपत्ती प्राप्त झाली रुद्धिसिद्धी प्राप्त झाली आणि सगळं वैभव आलं की मग बु पातल्या बुद्धी बुद्धिभ्रंशे तपाच्या सामर्थ्याने रुद्धी प्राप्त झाली की मग त्या माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रंश उत्पन्न होतो आणि ज्या विरक्ती मग तया विरक्ता ती सिद्धी आठवेना ज्या विरक्तीमुळे तपामुळे संपत्ती प्राप्त झाली पण संपत्ती पाहिली असताना बुद्धीचा भ्रंश झाला आणि बुद्धीचा भ्रंश झाला की मग त्याला आता आपल्या अंतकरणामध्ये विरक्ती जी होती त्याची आठवण होत नाही आणि मग वाटेल तसा वागायला लागतो तैसे अर्जुना तेथ झाले ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिले कारुण्यशी म्हणजे पंच्याऐंशी ओळीमध्ये तेथ अपमाने निघाली वेवृत्ती ती कशी निघाली हे सांगण्याकरता हे दोन तीन दृष्टांत दिले आणि पुन्हा जैसे जैसे शब्दाने आणि सिद्धांत पुन्हा सांगितला तैसे अर्जुना तेथ झाले त्याप्रमाणे अर्जुनाला तेथ म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती या सर्व इष्ट आचार्यांना पाहून तसं झालं असं ते पुरुषत्व गेले पुरुषत्व गेले म्हणजे त्या ठिकाणी शौर्य तेज दाक्षिण्य हा जो भाव होता तो निघून गेला आणि जे अंतःकरण विदले कारुण्यशी त्या अंतःकरणामध्ये कारुण्याला जागा प्राप्त झाली किंवा कारुण्याने करुणेने दयाने ती जागा ती अंतकरणाची जागा घेतली आणि त्यामुळे वीरवृत्ती निघून गेली कशी निघून गेली माऊली सांगतात पुन्हा उदाहरण देऊन देखा मंत्रज्ञ बरळू जाय मग तेथ का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळला देखा मंत्रज्ञ पहिल्यांदा त्या मंत्रातला अतिशय जाणकार आहे निष्णात आहे पण निष्णात असताना देखील त्या मंत्राचं उच्चारण नीट झालं नाही मंत्राचं उच्चारण अशुद्ध झालं मग ते जैसा का संचार होय मग त्या ठिकाणी जसा दोषांचा संचार होतो तसं म्हटले तैसा तो धनुर्धर महामोहे आकळला त्याप्रमाणे धनुर्धर अर्जुन महामोहाने अज्ञानाने मायेने तो आकारला गेला तो त्या ठिकाणी अधीन झाला गेला आणि पुढे जाऊन माऊली म्हणणार आहे की भुलविला ऐके राया अर्जुनाला भगवंतानी भुलवलेलं आहे त्याचं हे सूत्र ह्या ठिकाणी आहे महामोहे आकळीला महामोहाने अज्ञानाने तो आकळला गेला अधीन गेला अधीन झाला गेला आणि अधीन झाल्यामुळे मनोनी असता धीरू गेला हृदय द्राव आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो अर्जुनाच्या अंतकरणामध्ये दयाभाव कसा निर्माण झाला आणि वीरवृत्ती कशी निघून गेली हे सांगण्याकरता सोमकांताचं उदाहरण या ठिकाणी माऊली देत आहेत म्हणून असता धैर्य गेला असता अगोदर असलेला जे काही धैर्य आहे जो वीरपणा आहे शौर्य आहे ते अर्जुनाच्या अंतकरणातून निघून गेलं आणि हृदया द्रावू आला आणि हृदयामध्ये एक प्रकारचा द्रवभाव करुणाभाव प्रेमभाव नातेवाईकांच्या विषयी इष्टमित्रांच्या विषयी निर्माण झाला कशाप्रमाणे चंद्रकळी शिवतला सोमकांतो चंद्रकळी चंद्रांच्या किरण किरणांनी सोमकांतू शिवतला सोमकांत जो मणी आहे त्या सोमकांत मण्याला चंद्रांच्या चंद्रा चंद्रकिरणांचा स्पर्श झाल्यानंतर तो द्रवीभूत होतो त्याप्रमाणे सर्व नातेवाईकांना इष्टमित्रांना पाहून अर्जुनाचं अंतकरण हे जणू काही सोमकांत म्हणण्याप्रमाणे आहे आणि इष्टमित्र सज्जन हे चंद्रकल्याप्रमाणे आहेत आणि त्या चंद्रांच्या कलेचा स्पर्श होताना सोमकांत जसा पाझरतो त्याप्रमाणे नातेवाईकांचा मोहाचा स्पर्श झाल्यानंतर अर्जुनाचं अंतकरण द्रवीभूत झालं तया परी पार्थ आतिष्णिह मोहितो मग सखेद असे बोलतो श्री अच्युतेसी तयापरी पारतो त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेह मोहितो अतिशय स्नेहाने मोहित होतो भ्रमिष्ट होतो त्या भ्रमाच्या अधीन होतो आणि अत्यंत खेदाने सखेद होऊन श्री अच्युतसू बोलत असे जो आपल्या स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही आपल्या ध्येयापासून कधी च्युत होत नाही अशा अच्युत असणाऱ्या परमात्म्याला अर्जुन अत्यंत सखेदाने खेदाने युक्त होऊन बोलू लागला सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यते वेपतुष्ट शरीरे मे रोमहर्षश्च जायते आपल्या शरीराची आपल्या धनुष्याची मनाची काय स्थिती झालेली आहे त्याचं वर्णन अर्जुन स्वतः या ठिकाणी आत्मनिवेदनाच्या भूमिकेतून स्पष्ट करत आहे तो म्हणे अवधारी देवा देवा अवधारी तो म्हणजे अर्जुन देवाला म्हणतो देवा माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या का लक्ष द्या म्या पाहिला हा मेळावा म्या म्हणजे मी पाहिला म्हणजे पाहिला हा मेळावा हा सगळा आचार्य इष्ट मित्र समुदायांचा हा समूह जो आहे तो मी पाहिला आणि माझं अशा लक्ष असं लक्षात आलं की तो गोत्र वर्ग अगवा देखील आहेत या ठिकाणी गोत्र वर्ग सगोत्रच आमचे सगळे या ठिकाणी बंधू ह्या ठिकाणी जमलेले आहेत असं प्रत्यक्ष माझ्या नयनांनी मी अवलोकन केलेलं आहे आणि अवलोकन करून हे संग्रामी उदित जहाले असती किड समस्त पण आपणया आपणपेया उचित केवी होय आता अर्जुन या ठिकाणी विवेक आणि अविवेक याची भाषा प्रारंभ करतोय देवा हे संग्रामी उदित झाले असती हे समस्त कीर संग्रामी उदित झाले असती खरोखर जर पाहिलं संग्रामाच्या मध्ये युद्धभूमीमध्ये हे सगळे जे सगळे या ठिकाणी उदित उद्युक्त झालेले आहे सज्ज झालेले आहेत आक्रमक वृत्तीने या ठिकाणी आलेले आहेत पण तरी देखील पण आपणच या उचित केवी होय परंतु आपणाला त्यांच्यासारखे उचित होता येईल का जसे वागतात त्याप्रमाणे मला आपल्याला वागता येईल का नाही ते कसे जरी वागले तर आपल्याला मात्र म्हणजे मला मात्र माझ्या विवेकाचा विचार करायला पाहिजे होता पाहिजे करायला हवा आहे आणि म्हणून तो म्हणतो येणे नावेची नेणो काही मज आपणपे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे येणे नावेची नेणो काही यांच्याबरोबर युद्ध करायचं असं नाव जरी घेतलं तर नेणं काही काय अंतकरणामध्ये होतं मला काही समजत नाही मज आपणपे सर्वता नाही सर्वता आपणपे येणे नावची काय नेणं युद्ध करण्याचा विचार मनामध्ये जरी आला तरी माझ्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होता काही सांग सांगता येत नाही पण खरं सांगू का मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे माझी बुद्धीही स्थिर नाही माझे मनही स्थिर नाही अर्थात बुद्धी आणि मन हे अस्थिर झालेलं आहे बुद्धी नीट निश्चय करू शकत नाही आणि मन नीट संकल्प करू शकत नाही संकल्प आणि निश्चय या दुनिनी विरहित बुद्धी झाल्यामुळे ती आता एका ठिकाणी ह्या निश्चयापर्यंत युद्धाच्या निश्चयापर्यंत ती राहत नाही देवा माझ्याकडे तुम्ही पहा ना माझं शरीर कसं आहे म्हटले देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी देवा मी तुमच्याशी बोलतो आहे पण बोलत असताना सर्व इंद्रियाला कंप सुटलेला आहे दे देखे म्हणजे देवा तुम्ही पहा देह कापत देह मा माझा हा कंपायमान होत आहे तोंड कोरडे होत असे तोंड तोंड देखील अत्यंत कोरडं आहे मुखातून उच्चार होत नाही एवढंच नाही तर संपूर्ण गात्रांना म्हणजे अवयवांना एक प्रकारची शिथिलता प्राप्त होत आहे शैथिल्य या सर्व अवयवांच्या मध्ये होत आहे देवा तुम्हाला दिसतंय ना एवढंच नाही तर सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपनला तेत बेंबळ हातू गेला गांडी वाचा सर्वांग कांटाळा आला देवा माझ्या नकशिकांत जर माझ्या शरीराचं अवलोकन केलं तर माझ्या शरीरावरती काटा उभा राहिलेला आहे आणि अंतकरणामध्ये एक प्रकारचा संताप उपनला म्हणजे निर्माण झालेला आहे एवढंच नाही ते तर बेंबळ हातू गेला गांडीवाचा जे गांडी धनुष्य ज्या हातामध्ये धरलेलं होतं ते हातातून कधी निसटलं हातू गेला हातातून ते कधी ढिलं झालं हे देखील मला त्या ठिकाणी समजेना म्हणजे माझा हात देखील अतिशय शिथिल झालेला आहे मी हातात धरलेलं होतं परंतु हातात धरलं असताना देखील कधी माझ्या हातातून ते निसटलं हे मलाही कळेल असं झालं ते न धरिताची निष्ठले परी नेनेची हातोनी पडले ऐसे हृदय असे व्यापिले मोह मोहे येणे मला मोह झालेला आहे असं प्रत्यक्ष अजून म्हणतोय पण ज्याला मोह झाला तो म्हणत नाही की मला मोह झालेला आहे पण ही अगदी पूर्वावस्था असल्यामुळे त्याची ती प्रत्यंतर सांगत आहे देवा ते न धरतची निष्ठले ते म्हणजे ते गांडीव धनुष्य न धरतची निष्ठ न धरल्यामुळे ते निष्ठून गेलं परी नेनेचे हातोने फिटले पडिले नकळतच माझ्या हातून ते खाली पडलं ते निसटलं अशा प्रकारे आयसे हृदय असे व्यापिले मोहे येणे मोहे आयसे हृदय व्यापिले असे अशा महामोहाने माझं अंतकरण पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे माझं अंतकरण आता परिपूर्ण झालेलं आहे मला काही समजत नाही जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तयावणी असाधारण हे स्नेह नवल आता ह्या स्नेहाचं नवल विशेषता काय आहे जे वज्रापासूनही कठीण वज्र अतिशय कठीण आहे पण त्या वज्रापेक्षाही हे स्नेह कठीण आहे दुर्धर अति दारुण अतिशय दारुण दुर्धर आहे तयावणी असाधारण हे नवल स्नेह जे वज्र कठीण आहे दुर्धर आहे अति दारुण आहे पण याच्यापेक्षाही हे जे स्नेहाचं नवल आश्चर्य आहे ना ते असाधारण आहे ते विलक्षण आहे ते विशेष आहे काय आहे विशेष या नवलाचं या स्नेहाचं आता अर्जुनाच्या पराक्रमाचं एका काळचं वर्णन अर्जुन किती पराक्रमी होता त्या पराक्रमाचं वर्णन या ठिकाणी माऊली सांगतायत जेणे संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाव फिडिला तो अर्जुन येणे तो अर्जुन मोहे आकळीला क्षणा माझी पहिल्या ओळीमध्ये अर्जुनाचं शौर्यत्व दाखवलं आणि उत्तरार्धामध्ये एवढा मोठा शूर असणारा अर्जुन एका क्षणामध्ये मोहाने कसा आकळला गेलेला आहे जेणे संग्रा संग्रामी हरू जिंतीला जेणे ज्या अर्जुनाने संग्रामी युद्धामध्ये हरू भगवान शंकराला जिंतीला जिंकलेलं आहे आपल्याला सगळी कथा माहिती आहे पाशुपात अस्त्राची की जेणे संग्राम हरू जिंतीला भगवान शंकराला ज्यांनी युद्धामध्ये जिंकलेला आहे एवढेच नाही निवात कवचांचा ठाव फेडीला जे काही निवाट कवच आहे त्यांना देखील नेस्तनाभूत केलं एवढं मोठं अर्जुनाचं शौर्य आणि वीरता आहे पण तो अर्जुन येणे मोहे क्षणामाझी कवळेला एका क्षणामध्ये अर्जुन तो मोहाने आकारला गेला तो त्यामध्ये सापडला गेला हे सांगण्याकरता महाराज आणखी उदाहरण देतात जैसे भेदी कोडे भरतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये भ्रमराचं उदाहरण देतात की हा भ्रमर भलतैसे काष्ट कोरडे भेदी किती का लाकूड काष्ट कठीण असे ना वाळलेलं लाकूड जरी असेल तर त्या वाळलेल्या लाकडाचं पीठ करण्याचं सामर्थ्य ह्या भ्रमरामध्ये असतं हे जैसा भ्रमर भेदी को भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे भलतैसे कोष्टे काष्ट कोरडे भेदी कितीही मो मोठं लाकूड कठीण जरी असलं पण तरी देखील तो आपल्या सामर्थ्याने त्या काष्टाचा भोगा पीठ करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे असा असणारा भ्रमर देखील परी कळिके माझी सापडी कोवळीये कोवळीये कळिके माझी भ्रमर सापडे अत्यंत कोवळ्या अत्यंत नाजूक कलिकेमध्ये त्या कमळाच्या पाकळीमध्ये तो भ्रमर सापडला जातो सापडला तो याचा अर्थ एवढाच नाही की तो तिथे अडकून राहतो त्याचा मृत्यूची वेळ येते तरी देखील त्या ठिकाणी तो बाहेर पडत नाही ते उत्तीर्ण होईल प्राणे परी ते दळ चिरून येणे तैसे कठीण कोळेपणे स्नेह देखा ते तर प्राणे उत्तीर्ण होईल त्या नाजूक कमळाच्या कलिकेमध्ये सापडलेला भ्रम भ्रमर त्याला सूर्यास्त झाल्यानंतर त्या कमळकलिका मिटल्या जातात आणि त्या ठिकाणी प्राणे उत्तीर्ण होईल प्राण जाण्याची वेळ येते पण तरी देखील त्या कमळाच्या पाकळ्यांच्या वरती झालेला स्नेह आणि त्या स्नेहाच्या पोटी तो मरायला तयार होतो पण त्या पाकळ्या चिरून बाहेर यायला तो तयार होत नाही याचं कारण एक आहे परी ते कमळ दळ चिरून येणे त्या कमळाचे दळ म्हणजे पाकळ्या चिरून येणे तो तो बाहेर चिरून येऊ शकत नाही याचं कारण स्नेह प्रेम आसक्ती झाडल्यामुळे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा तसं प्रेम पाहिलं तर अत्यंत नाजूक आहे परंतु त्या कोवळ्या कलिकेमध्ये सापडल्यामुळे तो अत्यंत प्राण उत्तीर्ण होण्याची वेळ आली तरी तो बाहेर निघत नाही त्याप्रमाणे आता अर्जुनाची स्थिती अशी झाली आहे हे आदिपुरुषाची माया आई नयेची आया म्हणवणी भुलविला ऐक्य राया संजयो म्हणे मागच्या काही वग्यांच्या मध्ये आपल्याला पाहिलं होतं की द्वारे अर्जुन हा भ्रमिष्ट झाला मायाच्या अधीन झाला असं त्या ठिकाणी सामान्य सूत्र पाहिलं होतं आता विशेष उल्लेख या ठिकाणी येतो अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण का झाला याच्या अगोदर का त्यांनी नातेवाईक पाहिले नव्हते का भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य या सगळ्यांना पाहिलं नव्हतं का सगळ्यांना पाहिलं होतं पण आताच अंतकरणामध्ये मोह का निर्माण झाला तर माऊली त्याचा वार्तिकाराच्या भूमिकेतून खुलासा करतात खरं म्हणजे ते त्याचा उल्लेख श्लोकाच्या मध्ये नाही पण माऊली सांगतात ही माया कोणाची आहे पुरुषाची माया आपण स्वाश्रया स्वविषया म्हणून पाहतो की त्या मायाला स्वतंत्र सत्ता नाही परमात्म्याच्या सत्तेने ही सत्तावान झाली असल्यामुळे ही पुरुषाची माया आहे ती अनादी स्वरूपाची आहे पण ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होतो अंत होतो अनादी शांत असणारी ही आदिपुरुषाची माया की ब्रह्मा ब्रह्मयाही नयेची आया अगदी आदिपुरुष असणाऱ्या परमात्म्याचा मानसपुत्र असणारे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाला देखील ही माया आकळली गेली नाहीत या मायेचा आकलन ब्रह्मदेवालाही झालं गेलं नाहीत आणि म्हणून तर ब्रह्मदेवाने आपल्या आदिपुरुषाला भगवान श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्याकरता तो भागवतामध्ये उद्युक्त झालेला आहे आपण असं अनेक कथेमधून पाहतो ब्रह्मया ही नहेची आया आणि ब्रह्मदेवाला देखील ती माया कळू शकत नाही असणार अशी असणारी माया त्या मायेच्या द्वारे म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे संजयो राया म्हणे भुलविला हे राया हे राजा अशा प्रकारे आदिपुरुषाची माया जी ब्रह्मदेवालाही कळत नाही त्या मायेच्या द्वारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भुलवलं भ्रमित केलं म्हणून भुलविला ऐक्य राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुन आता अर्जुनाला भगवंताच्या मायेने भ्रमित केल्यामुळे पुढे काय झालंय अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा संग्रामीचा अभिमानू विसरला सकळ स्वजन देखोनी संजय म्हणतो देवा महाराज इकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते सकळ स्वजन देखोनी अर्जुनाने संपूर्ण आपलं स्वजन कुळ पाहिल्यानंतर संग्रामीचा अभिमानू विसरला संग्राम युद्धाचा जो काही अभिमान होता शौर्य होतं की यांना मी सगळ्यांना मारणार आहे अशा प्रकारचा जो क्षत्रियत्वाचा अभिमान त्या संग्रामाचा तो विसरून गेला आणि अंतकरणामध्ये कैसे नेनो सदयता उपनली तेथ चित्ता मग म्हणे कृष्ण आता नसिजे येथ आता भगवंताच्या मायेने अर्जुनाला भुलवलं गेल्यामुळे आता अर्जुन भगवंताला काही विचारणा करू लागला सांगू लागला कैसे नेणो सदयता चित्ता तेथ उपनली काय माहिती नाही कसं काय झालं हे परंतु चित्ता सदयता तेथ उपनली चित्ताच्या मध्ये अंतकरणाच्या मध्ये दया कृपा करुणा ह्या कौरवांच्या विषयी अंतकरणामध्ये निर्माण झाली कशी झाली हे काही मला समजेना आणि हे कळत नसल्यामुळे मग म्हणे कृष्णा आता येथे नसीजे देवा आता युद्ध मी तुम्हाला सांगितलं शेनयोर भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत आणि त्याप्रमाणे तुम्ही रथ स्थापनही केला परंतु आता मी तुम्हाला सांगतो तसं माझं पहिल्यांदा म्हणणं तुम्ही ऐकलं आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा केला सर्वांचं मी निरीक्षण परीक्षण केलं आता मीच तुम्हाला सांगतो मग म्हणे कृष्णा आता येथे नसीजे आता या युद्धभूमीमध्ये राहू नये असं मला वाटतं म्हणून आता जशी माझी अगोदर आज्ञा मानली तशी आताही तुम्ही माना आणि ताबडतोब व्रत मागे घेऊन चला कदाचित ही भूमिका अर्जुनाची असेल आणि मग म्हणतो आता येथे नसीजे या ठिकाणी आता येथे असता कामा नाही का तुम्ही असं म्हणाल देवा त्याचं कारण मी सांगतो माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे हे सकळ वधावे येणे नावे माझे मन अतिशय व्याकुळ होत असे माझी वाचा बरळ होत असे हे वदा हे सकळ वधावे येणे नावे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य आणि हे सगळे कौरव पक्षातले जे योग्य आहेत या कौरवांना मारावं असं नाव देखील कल्पना जर माझ्या डोळ्यासमोर आली तर माझं मन अतिशय व्याकुळ होत आहे यांचा वध करण्याचं नुसतं नाव जरी उच्चारण केलं तरी माझं मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि मला बोलण्याकरता जी वाणी पाहिजे ती वाणी देखील बरळ होत आहे म्हणजे ती बोबडी होत आहे बोलण्यामध्ये लागणारा जो काही वेग आहे तो देखील माझ्या वाणीत राहिला नाही म्हणून आता मला बोलता देखील येत नाही आणि मनही अतिशय व्याकुळ होतं आणि म्हणून आता येथे नसीजे या ठिकाणी आता नसावं अशी माझी इच्छा आहे आणखी पुढे जाऊन अर्जुन भगवंताला बोलतोय निमित्ताने च पश्यामी विपरीतानी केशव या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठाधिका का न वधावे हे एर एर अघवे गोत्रज अमुचे अर्जुनाने एक युक्तिवाद भगवंताच्या समोर केला मला असं वाटतं की इथे असता कामा नाही पण जर तुम्ही ऐकलं नाही आणि तुम्ही म्हणत असाल की नाही नाही या कौरवांना तुम्ही मारलंच पाहिजे तर मग देवा मी असं म्हणतो तुम्हाला ह्या कौरवा जरी ह्या कौरवा वधावे या कौरवांचा वध करावा मग कौरवांचा वध का करावा युधिष्ठिरधिक मागे जे आहेत त्यांचा वध का करू नये तरी युधिष्ठिराधिका का न वदावे युधिष्ठिर जे आमचेही भाऊच आहे आणि पुढे दुर्धनाधिक आमचेच भाऊ आहे दोन्ही भाऊ असताना कौरव पक्षातील त्या कौरवांना मारावं आणि युधिष्ठिराधिकांना मारू नये असं का त्यांना पण मारलं पाहिजे कारण याचं कारण एक आहे दोन्हींच्याही मध्ये एक समानता आहे काय समानता आहे येर येर अगवे गोत्रज अमुचे हे एर येर अगवे गोत्रज तेही आमचे गोत्रज आहे आणि हेही आमचे गोत्रज आहे दोन्हीही गोत्रज असल्यामुळे या दोघांना जसं युधिष्ठिरांना मारू नये आणि कौरवांना मारावं असं आपलं मत असेल तर मला असं वाटतं की कौरवांना का मारू नये ते सुद्धा आमचे भाऊच आहेत म्हणून जसं मी त्यांना मारत नाही युधिष्ठिराधिकांना तसं मी आता कौरवाधिकांनाही मारत नाही म्हणून आता येथे नसेजे येथून मागे आता परतावं म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे देवा म्हणून जळो हे झुंज ह्या झुंज म्हणजे या युद्धाला आग लागो हे युद्ध मला नको आहे प्रत्यया मज नये माझ्या ह्या प्रत्ययाला माझ्या अनुभूतीला माझ्या ह्या अंतकरणाला ही गोष्ट अजिबात पटत नाही येणे काय काज महापापे याचं कारण म्हटले एवढं महापाप करण्याची गरज तरी काय आहे महापापे येणे महापापे काय काज हे महापाप करून काय कार्य निर्माण होणार आहे कोणतं मी नवीन काय माझ्याकडनं काही घडणार आहे का त्याच्या अर्थ याचा अर्थ असा आहे की माझ्याकडनं जर महापाप होत असेल तर मला ह्या युद्धच नको या युद्धाला आग लागो देवा बहुता परी पाहता हे ओखटे होईल झुंजाता वरी काही चुकविता लाभू आधी अर्जुनाने स्वतःच युक्तिवाद केला आणि स्वतः निष्कर्ष देखील काढला का निष्कर्ष काढला देवा मी खूप चांगला विचार केला कारण तेही भाऊ आहे हेही भाऊ आहे त्यांचा वध करावा यांचा वध करू नाही आणि जर मी यांचा वध केला तरी महापाप मला प्राप्त होईल त्यामुळे ह्या युद्धाला आग लागो आणि हे युद्ध कोणत्याही दृष्टीने मला फायदेशीर नसल्या नाही मी असं खूप खूप विचार केला देवा बहुतापरी पाहता म्हणजे बहुतापरी विचार करता पाहता म्हणजे खूप मी विचार केला तर विचार करून माझं असं लक्षात आलं एत ओखटे होईल झुंजता एथ झुंजता ओखटे होईल जर ह्या ठिकाणी मी झुंजलं युद्ध केलं नक्कीच मला माहिती आहे की माझ्या जीवनामध्ये वाईट होईल आणि जर वरी काही चुकविता लाभवाती हे युद्ध न करता हे जर हे युद्ध चुकवलं माझ्याकडनं किंवा तुमच्याकडनं तर माझ्या जीवनामध्ये काहीतरी लाभ मला प्राप्त होईल आणि तुम्ही असं म्हणत असाल की युद्ध केल्यामुळे तुला मोठा लाभ प्राप्त होईल पण युद्ध केल्यामुळे होणारा जो काही राज्याचा लाभ आहे तो मला नको आहे पुढच्या श्लोकात भगवान अर्जुन विचारतोय नकांक्षे विजय विजयम कृष्ण न च राज्यम सुखान नकांक्ष विजयम कृष्ण तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही येत राज्य तरी काही हे पाहोनिया खरं म्हणजे ह्या ओव्या खूप सोप्या सोप्या वाटायला लागतात पण अर्जुनाचे युक्तिवाद एक एक एक एक लक्षात घेतले की मग त्याला पुढे जे काही भगवंताला प्रमुख युक्तिवाद करायचा आहे वर्णसंकराचा आणि इतर गोष्टींचा पण त्या सगळ्यांची ही पार्श्वभूमी आहे म्हणजे विचाराची विकास कसा कसा कसा होत जातो तो युक्तिवाद कसा कसा मांडला जातो या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ह्या वगळ्यांच्या वाचनातून दर्शनास नक्की येतो तया विजयवृत्ती काही म्हणजे सर्वता काज नाही येते राज्य तरी काय हे पाहून या तया विजयवृत्ती काही म्हणजे सर्वता काज नाही मी या सर्व संपूर्ण कौरवांना मावलं आणि विजय प्राप्त केला पण ही विजयाची वृत्ती म्हणजे सर्वता काज नाही त्या विजयाचं राज्य मला थोडंसुद्धा कामाचं नाही कारण काय सगळ्यांना मारून जर जर मला राज्य प्राप्त झालं एक राज्य तरी काय हे पाहून या या सगळ्या सगळ्या कौरवांचा वड पाहून मग मी राज्य भोगावं हे तर कशा करता मला हे राज्य तरी येते काही या राज्याचा तरी काय उपयोग आहे माझ्याकरता कारण या सकळाते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोत अगवे पार्थू म्हणे अर्जुनाच्या ह्या युक्तिवादांचा जर विचार केला तर नीतीशास्त्राप्रमाणे अर्जुनाचं कथन प्रथम दर्शनी आपातत सत्यच वाटायला लागतं या सकळाते वधावे या सकळाते म्हणजे या सकळ कौरवाते वधावे या सगळ्या कौरवांना मारावं आणि मग त्यांना मारल्यानंतर जे काही भोग ऐश्वर शिल्लक राहील मग जे भोग भोगावे म्हणजे दुसऱ्याला मारल्यानंतर त्यांच्या अनुचिष्ट राहिलेले जे काही भोग आहे ते आम्ही भोगावे आणि त्याकरता या नगर मारायची पाळ येत असेल ते जळोत आघावे पार्थू म्हणे पार्थू म्हणे ते जळवत आघावे ते युद्धही युद्धालाही आग लागो आणि त्या संपत्तीलाही आग लागो म्हणजे आम्हाला ते युद्धही नको आहे आणि संपत्तीही नको आहे आम्हाला कशाची आवश्यकता नाही आम्हाला राज्य नको सुख नको उपभोग नको आमचे प्राण धन हे सगळे टाकून ह्या ठिकाणी युद्धाला हे प्राव प्रवृत्त झालेले हे आमचे सगळे नातेवाईक आहे हे सगळे भाऊबंद आहे त्या संबंधाने अर्जुन आपली भूमिका मांडत असताना म्हणतो तेने सुखेविण होईल ते भलतैसे साई जेल वरी जीवितही वेची जेल यांची लागी आपल्या श्रेष्ठ गुरूंच्या करता आचार्यांच्या करता आईवडिलांच्या करता वडीलधाऱ्यांच्या करता मुलाची कोणती भूमिका असावी किंवा कोणती भूमिका असली पाहिजे याचं नीतीशास्त्राप्रमाणे केलेलं कथन अर्जुनाचं आहे देवा आम्ही राज्य यांच्याशी युद्ध केलं आणि युद्ध करून राज्य जिंकलं आणि मग आम्हाला सुख प्राप्त होईल परंतु खरं सांगू का त्या सुखाशिवाय जरी आम्ही ज राहिलो ना तरी चालेल त्याने सुखेविण होईल त्याने सुखेविण म्हणजे त्या राज्याच्या सुखाशिवाय जरी आम्हाला राहण्याची प्रा वेळ प्राप्त झाली तरी आम्ही ते राहू आणि तुम्ही जर म्हणाल की राज्य जर तुम्हाला मिळालं नाही तर दारिद्र्याचं जीवन भोगावं लागेल भलतैसे ते साहिजेल दारिद्र्यामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये राहण्याची वेळ आली तरी ते आम्ही भलतसं कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते सहन करू पण वरी जीवितही वेची जेल यांची लागली एवढंच नाही राज्य सुखाशिवाय आम्ही राहू दारिद्र्यामध्ये कसंही परिस्थिती आम्ही उपभोगू एवढंच नाही तर आमचं जे जीव आहे आमचं जे आयुष्य आहे वरी जीवितही वेची जेल यांची लागी यांची लागी जीवितही वेची जेल या बंधुवर्गांच्या सुखासाठी लाभासाठी आमचा प्राण देखील खर्च करण्याची वेळ आली तरी चालेल पण मी यांच्याबरोबर युद्ध करणार नाही खरं सांगू का देवा तरी यासी घातो जे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके देवा तुम्ही तर ही जागृतीतली गोष्ट बोलत आहात पण खरं सांगू का परी यासी घातू जे या कौरवाधिकांचा घात करावं यांना मारावं यांचा नाश करावा त्यांचा घात करून नाश करून त्यांना मारून मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा राज्य सुख भोगीजे हे तर जागृतीत सोडूनच द्या पण स्वप्नामध्ये देखील माझं मन ही गोष्ट करण्याकरता धजत नाही हे स्वप्नही मन माझे करू न शके स्वप्नामध्ये देखील माझं मन अशी गोष्ट करण्याकरता तयार होत नाही मग जागृतीतली ती गोष्ट सोडूनच द्या तरी आम्ही का जन्मावे कवनालाही जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने देवा तुम्हाला व्यवहारशास्त्रातला नेम माहिती नाही का काय आहे तरी आम्ही का जन्मावे कवनालाही जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे वडिला विरुद्ध मने जरी चिंतावे या वडीलधाऱ्या माणसांच्या विरुद्ध जर मनामध्ये जर विचार आला तर आम्ही जगून तरी आमचा काय उपयोग आहे आम्ही का जन्मावे कशासाठी आम आमचा जन्म आहे त्यांच्या कुळात आम्ही जन्माला तरी का यावं आणि कोणाकरता आम्ही जगायचं की इथे येऊन आमच्याच वडिलांच्या विरुद्ध मनामध्ये एक विचार निर्माण करावा जरी वडील या चिंतावे विरुद्ध मने मनामध्ये विरुद्ध वडिलांच्या विषयी विचार निर्माण करावा एवढं माहिती नाही देवा तुम्हाला पुत्र आते इच्छी कोण तयाचे काही हेची फळ जे निर्धार जे केवळ गोत्र आपुले किती सायास प्रयत्न करतात आई वडील पुत्र प्राप्त व्हावा ह्याकरता आणि तो प्रयत्न ती इच्छा करतात ते काय हेच फळ काय म्हटले पुत्रा ते इच्छी कुळ कुळातील लोक आपल्याला पुत्र प्राप्त हवा आपला मुलगा जन्माला यावा त्याचं काही हेच फळ आहे का त्याचे काही हेची फळ काय फळ खूप प्रयत्न करावा आणि आम्हाला मुलगा प्राप्त हवा मुलगा जन्माला यावा आणि मुलाने जन्माला आल्यानंतर त्या मुलाने संपूर्ण आमच्या गोत्रांचा नाश करावा ही काही इच्छा असते जे निर्धारी जे निर्धारी निर्दळीजे केवळ गोत्र आपले आपले गोत्र निर्दळीजे संपूर्ण आपल्या कुळगोत्राचा नाश करावा वध करावा याच्याकरता का घरातील मोठे माणसं आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला यावा अशी इच्छा करतात हे मनीची केवी जे आपण वज्राचे होईजे वरी घडे तरी की जे भले या देवा मने केवी जे मनामध्ये असा विचार तरी कसा आणावा पण जाऊ द्या तुम्ही तर देव आहात ना आपण वज्राची होईजे आपण देखील वज्रासारखं कठोर तरी कसे होतं या ठिकाणी वरी घडे तरी की जे भले या आपल्याकडून काही कल्याणात्मक घडेल असं तर काहीतरी करावं यांचा घात होईल असं काही करू नये आणि माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर माझी कुटुंबाच्या विषयी हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका नीतीशास्त्राच्या दृष्टीने असावी काय असावी आम्ही जे जे जोडावे ते समस्तही पिणी भोगावे जे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही जे जे जोडावे आम्ही म्हणजे पुत्रांनी जे जे जोडावे मुलांनी जे जे आपल्या कर्तृत्वाने ज्ञानाने कौशल्याने जी संपत्ती प्राप्त करावी जोडावी म्हणजे प्राप्त करावी ती सगळी संपत्ती कशा करता असावी ते समस्त इही भोगावे त्या सगळ्या संपत्तीचा उपभोग आपल्या आईने वडिलांनी घरच्या मोठ्या माणसांनी उपभोगाला प्राप्त करावी उपभोगावी ती संपत्ती याकरता आम्ही प्राप्त करावी एवढंच नाही जर वेळ आली तर जीवितही उपकारावे काजी यांच्या यांच्या जीवितही काजी उपकारावे यांच्याकरता आपल्या प्राणही देण्याची वेळ आली तरी तो प्राणही खर्ची घालावा आणि यांना सुखी आनंदी ठेवावं असं मुलाचं कर्तव्य आईवडिलांच्या विषयी आहे हे का तुम्हाला माहिती नाही देवा तुम्ही तसं काही केलंच नाही तेव्हा तुम्हाला काही माहिती नाही पण आम्ही क्षेत्री आहोत ना आम्हाला सगळं हे करायला पाहिजे आम्ही राजघराण्यात जन्माला आलेलो आहोत याची जाणीव तुम्हाला करून द्यावी लागते एवढा त्याचा अर्थ आहे आम्ही दिगंती हे सगळे महामोहाने लिप्त झाल्यानंतर भगवंताने उपदेश करायला पाहिजे होता पण त्याच्या अगोदर अर्जुनच हा भ्रमित होऊन भगवंताला उपदेश करतोय आमचं आमच्या संदर्भात विचार करता आम्ही कोण आहे आम्ही मोठे माणसं आहोत राजे आहोत आणि आमचं काम तरी काय आहे आम्ही दिगंतीचे भोपाळ विभांडोनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे आम्ही दिगंतीचे भूपाळ सकळ भूपाळ विभांडुणी दिगंतीचे देशदेशीचे भूपाळ भूपाल भू म्हणजे जमीन पाल म्हणजे पालन करणारे असे जे काही राजे आहेत देशोदेशीचे जे काही राजे आहेत ते सकळ विभांडोणी त्या सगळ्यांना युद्धामध्ये जिंकून त्यांच्याकडनं संपत्ती घेऊन मग काय करावं आपले जे सकळ कुळ संतोष विजय आपलं संपूर्ण जे काही कुळ आहे त्या कुळाला संतोष आनंद संतुष्टता समाधान प्राप्त करून द्यावं हे असं आमचं काम आहे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती युद्युत झुंजावया पण माझंही कर्म कसं विपरीत आणि त्या लोकांचंही कर्म कसं विपरीत आहे हे काही समजेना म्हटले तेची हे समस्त ज्यांच्याकरता सगळं करावं ते सगळे वडीलधारे आचार्य गुरु भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे तेच हे समस्त सगळे या ठिकाणी आहे तरी कैसे कर्म विपरीत माझं कर्म कसं विपरीत आहे आणि त्यांचंही कर्म कसं विपरीत आहे म्हटले कारण का जे झाले असं ते युद्धत झुंजावया झुंजावया युद्धत झाले असते युद्ध करण्याकरता परस्परामध्ये परस्परामध्ये युद्ध करण्याकरता हे युद्धत झालेले आहेत तयार झालेले आहेत प्रवृत्त झालेले आहेत हे कसं त्यांचंही कर्म विपरीत आहे माझंही कर्म कसं विपरीत आहे या ठिकाणी जे आले आहेत ते मोठा त्याग करून आले आहेत म्हटले अंतोर्या कुमारे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे कोणी या ठिकाणी जे आलेले आहेत ते कसे आलेत आहे म्हटले अंतोर्या कुमारे अंतोर्या म्हणजे अंतपुरातील अंतपुरातील कोण कोण आहेत स्त्रिया असतील मुले असतील भांडारे खजिने असतील ह्या सगळ्यांना सांडोनिया अंतुरिया कुमरे सांड भांडारे सांडोनिया अंतपुरातील स्त्रिया मुले खजिने या सगळ्यांना सोडून शस्त्राग्री जिव्हारे आरोपनिया शस्त्र अग्री शस्त्राच्या अग्रभागावरती जिव्हारे आपला प्राण ठेवून ह्या ठिकाणी ते युद्धा करता प्रवृत्त झालेले आहेत ऐसी आते कैसेनी मारू कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातो केवी देवा ऐसी आते कैसेनी मारू आशा ह्या आचार्य पुत्र नातू बंधू या सगळ्यांना मी कसं मारावं आणि कवणावर शस्त्र धरून आणि कोणावरती मी शस्त्र धरून मारण्याकरता त्यांच्यावरती शस्त्र धरणं म्हणजे माझ्यावरती शस्त्र धरण्याप्रमाणे आहे म्हणून त्यांना मारणं म्हणजे कसं आहे निज घात करू केवी केवी निज निज घात केवी करू मी स्वतःच्या हृदयाचा म्हणजे माझ्याच जीवाचा मी घात कस काय करू बरं कारण त्यांना मारणं म्हणजे मला मारण्यासारखंच आहे कारण माझ्या समोर कोण कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का कोण कोण आहेत आचार्य पितर पुत्रास तथैव च पितामह माझ्यासमोर गुरु आहे पुत्र आहे मामे आहेत सासू सासरे आहेत नातू आहेत मेहणे आहेत आणि अनेक संबंधी आहेत देवा हे तुला माहिती नाही का तुला माहिती नसेल हे नेनसी तू कवन, पण पहा पहिलं भीष्म द्रोण जयाचे जयांचे उपकार असाधारण अम्मा बहुत देवा तू नेणसी कवण देवा तुला माहिती नाही हे कोण आहे पण पहा पलीकडे भीष्माचार्य आहेत पलीकडे द्रोणाचार्य आहेत ज्यांचे आमच्यावरती असाधारण असामान्य उपकार आहेत जयाचे उपकार असाधारण अम्मा बहुत आमच्यावरती अनेक प्रकारचे असाधारण असामान्य उपकार भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांनी केलेले आहे आणि ते समोर तुम्हाला दिसत आहेत पहावर देवा त्याच्या अतिरिक्त सुद्धा एक शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती ह्या ठिकाणी आमचे शालक म्हणजे मेहुणे आले आहेत सासरे आहेत मातू म्हणजे मामे आहेत आणि बंधू हे के सकळ बंधू हे सगळं दुर्योधनाधिक सर्व आमचे बंधू या ठिकाणी आले आहेत त्या ठिकाणी आमचे पुत्र आहे नातू आहे आणि आमचे सगळे इष्टही या ठिकाणी आलेले आहेत देवा अवधारी अति जवळकीचे हे सकळही सोयरे आमूचे म्हणून दोष अथी वाचे बोलताची युद्ध सोडून द्या परंतु वाचे बोलताची दोष अति वाचेने या संबंध संबंधाने बोलावं की यांना यांचा वध करायचा आहे असं वाचने जरी बोललं तरी वाचेला दोष लागेल म्हणून अवधारी अति जवळकीचे देवा हे माझं जे म्हणणं आहे ना ते लक्षपूर्वक ऐका माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या देव म्हणतो सांगा काय म्हणाय तुमचं हे अति जवळिकीचे हे सगळे जे आहे ना आमच्या अत्यंत जवळचे आहे हे एक दोनच नाही तर सकळ सोयरे आमचे अति जवळिकीचे सगळे जे सोयरे आहे ना अत्यंत जवळचे आहे म्हणून यांच्या संबंधाने काही बोलावं हे वाचेला दोष लावण्यासारखं आहे बोलता क्षणीच पाप होईल असं वाटतंय मला म्हणून एतांना हंतुम इच्छा मी मधुसूदन देवा हे वरी भलते करीतु आताच येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा या ठिकाणी आपण शब्दाने स्वतःलाही घेतो आणि आपण घेत म्हणताना भगवंतालाही घेतो आणि आपण म्हणताना आपण उभयता असाही अर्थ घेतो दोन्ही अर्थ घ्यायचे हे वरी भलते करितू हे हे कौरव वरी भलते करितू त्यांनी काही जरी केलं तरी चालेल काही केलं तर म्हणजे काय येथेच जर मला यांनी मारलं तरी चालेल आताच येथे मारितो ह्याच ठिकाणी ह्याच क्षणी या सर्वांनी मला माझा वध केला तरी चालेल परी परंतु आपण मने घातू न चिंतावा म्हणजे मी मने घातू न चिंतावा तुम्ही मने घातू न चिंतावा आणि उभयता मने घातू न चिंतावा म्हणजे मी देखील यांचा घात करावा असं मनामध्ये मी चिंतन करत नाही आणि तुम्ही देखील मी तुम्ही देखील मी यांचा घात करावा असं न चिंतावा आणि आपण दोघांनी सुद्धा यांचा घात करावा असं न चिंतावा तरी मने घातू आपण मने घातू न चिंतावा याचं कारण काय आहे आणखी सांगतो तो त्रैलोक्याचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित न आचरेमी नाचरेमी त्रैलोक्याचे अनकरीत जरी राज्य प्राप्त होईल पृथ्वीचे सोडून द्या पण त्रैलोक्याचे निष्कं निष्कंटक राज्य जरी मला प्राप्त झालं तरी देखील हे अनुचित करण्याकरता मी आचरण करणार नाही मी न आचरे हे अनुचित मी न आचरे या अनुचित कार्य करण्याचं मी आचरण करणार नाही देवा जरी आजी येत ऐसे जरी आजी येत ऐसे किजे तरी कवणाच्या मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा देवा जरी आजी येथे ऐसे किजे जर ह्या ठिकाणी असं केलं म्हणजे कोण गोत्रगांचा वध केला तर सांग बर देवा कवनाच्या मणी उरिजे या सर्वांचा वध केल्यानंतर आमच्या विषयी कोणाच्या अंतकरणामध्ये आदराची भावना आमच्याविषयी राहील कवनाच्या मनी उरिजे कोणच्या मना कोणाच्या मनामध्ये आम्ही राहू आणि जर एवढंच नाही सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा हे कृष्णा तुझे मुख केवी पाहिजे मग तुझे मुख तरी आमच्यासारख्या पाप्यांनी कसं पाहावं बरं या सगळ्यांचा वध केल्यानंतर आणि म्हणून मला असं वाटतं की मी यांचा वध करणार नाही हे कृष्णा निहत्य ना का प्रतिष्ठा जनार्दन आता पापाची भीती अर्जुन भगवंताला दाखवतोय देवा जरी वध करोणी गोत्रगांचा तरी वसवटा होणी दोषांचा मग जोडलासी तू हातीचा दूर होसी गोत्रांचा वध करोणी दोषांचा वसवटा होणी जर ह्या एकाच सगोत्र असणारे सगळे कौरव यांचा जर मी वध केला आणि त्यापासून पापाचा जो काही दोष लागेल सगळ्या पापाच्या दोषांचा आश्रयस्थान मी बनेल दोषांचा वसवटा होणे दोषांचा म्हणजे पापाचा वसवटा म्हणजे राहण्याची जागा मी बनेल आणि एकदा की अंतकरणामध्ये पाप निर्माण झालं खरं म्हणजे आता आम्ही जे काही पुण्य केलं आहे त्या पुण्याच्यामुळे तू हातीचा होसी किंवा आहे पण एकदा दोषांचा वसवटा झाला तर हातीचा तू जोडेला असा दोळ होसी तू आम्हाला पुण्याच्या जोरानं जे काही प्राप्त झालेला आहे बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी याप्रमाणे सुकृताचा परिणाम म्हणजे तू आमच्या हाताला आहे जवळ आहे पण दोषांचा वसवटा आम्ही जर झालो तर आमच्यापासून देवा तू दूर दूर असेल मग तुझा तुझा आणि माझा वियोग होईल आणखीच नाही कुळहरणी पातके ते अंगी जडती अशेखे ते वेळी तू कवनके देखावयासी देवा कुळहरणी पातके कुळहरणी कुलाचं हरण कुलाचा नाश केल्यानंतर ते आशेके अंगी पातके जडते त्या सगळ्या कुलांचा नाश केल्यानंतर त्यामुळे होणारा जे काही जेवढे काही पाप आहेत ते सगळे सगळे पापे आमच्या अंगाला येऊन चिटकतील अंगे जडतील आणि मग हे देवा त्यावेळेस ते वेळी तू कवन कवणे देखावयासी आणि के देखावयासी मग तुला तू जर आमच्या जवळचा निघून गेलास तर तुला कोणी पहावं आणि कोठे पहावं कवणे देखावयासी आणि के देखावयासी तुला कुणी पाहावं आणि कुठे पाहावं कारण तू आमच्या हातीचा दूर होशी जवळचा असलेला दूर होशी हे कशाप्रमाणे जर तुला कळत नसेल देवा तुला मी दृष्टांत सांगतो सांगा जैसा उद्यानो माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे उद्याना माझी अनळू संचरला प्रबळू संचरला हे देखोनी कोकिळू स्थिर भर कोकिळू क्षणभर स्थिर नव्हे उद्याना माझी म्हणजे बगीच्यामध्ये प्रबळू अनळू संचरला हे देखोनी प्रबळ भयंकर चहूबाजूने त्या बगीचा जर आग लागली आणि पक्षाने ते जर पाहिली तर कोकिळ पक्षी क्षणभर त्या ठिकाणी स्थिर राहत नाही क्षणभर कोकिळू स्थिर नाही क्षणभर सुद्धा कोकिळ त्या ठिकाणी थांबत नाही ताबडतोब त्या ठिकाणी निघून जातो तसा देवा आमचा संपूर्ण परिवार हा प्रमाणे आहे आणि तिथे या कुलघातकाच्या मधून निर्माण होणारा जो काही क्रोधाग्नी आहे तो जर निर्माण झाला तो तुझ्यासारखा कोकिळ चांगला सुंदर गोड बोलणारा उपदेश करणारा कोकिळ निघून गेला तर कोणत्या कावळ्याचं बोलणं आम्ही ऐकावं नाही ऐकू देवा जैसा विद्या माझी अनळू संचरला देखोनी प्रभव मग क्षणभर कोकुळ स्थिर नाही क्षणभर देखील तो कोकुळ कोकुळ स्थिर राहत नाही हे सांगण्याकरता देवा तो आमच्याकडून कसा निघून जाशील हे सांगण्याकरता उदाहरण देतात स कर्दम सरोवरू अवलोकोन अवलोकुनी चकोरू न सेविता अव्यरू करुणी निघे सकर्दम सरोवर सरोवर म्हणजे पाण्याचं सरोवर ते कसं आहे सकर्दम म्हणजे चिखलाने युक्त आहे चिखलाने युक्त असणारं ते पाण्याचं सरोवर चकोरू अवलोकनी चकोराने त्याचं अवलोकन करावं आणि च चकोराचं वैशिष्ट्य आहे सांगे कुमूळ दळाचे मी ताटे जो चेवी जेवीला चंद्रकिरण चोखटे एवढंच फक्त दळाच्या ताटावरती चंद्रकिरणाचं पान करणारा कोकिळ बरोबर ना चकोर जसा असतो पण आता देवा तसं इथं नाही पण सकर्दम सरोवर चकोर अवलोकणी चकोराने ते सकर्दम म्हणजे चकलाने युक्त असणारं ते सरोवर पाहिल्यानंतर त्याचं सेवन न करता न सेवितो अव्यहरूने करून निघे त्याचा स्वीकार न करता अव्यरून ते निघून जातं त्याप्रमाणे देवा तुम्ही त्या चकोर पक्षाप्रमाणे आहेत आमच्या ह्या सगळ्या कौरव आणि पांडव पक् जो काही पक्ष आहेत ते म्हणजे चांगल्या प्रकारचं सरोवर आहे आणि त्यामध्ये दोष हेच कोणी प्रकारचं चिखल निर्माण होईल आणि त्यामुळे आमचा स्वीकार न करता देवा तू निघून जाशील तया करी तू देवा मध झकू नयेशी मावा जरी पुण्याचा ओलावा नासी जेल म्हणून देवाला उपदेश करतो देवा तुम्ही काय करा तया परी तू देवा त्याप्रमाणे देवा तुम्ही मद झकू नये झकू नयेशी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल जर माझ्या ठिकाणी असणारा पुण्याचा जो ओलावा आहे पुण्याचा जो काही साठा आहे पुण्याचा जो काही समन्वय आहे तो जर नष्ट झाला तर तुम्ही मला मायेच्या द्वारे तुम्ही फसवणार आहात किंवा तुम्ही कदाचित फसवाल परंतु तुम्ही जर मला फसवलं आणि पुन्हा मला फसवून जर गेला तर पुन्हा माझ्याकडे तुम्ही येणार नाही असं मला वाटतं न एसी पुन्हा तू येणार नाही जर तुमच्या मायेने मला जर फसवलं आणि यांचा वध करून जर घेतला तर माझ्या जवळचा असणारा तू दूर होऊन जाशील आणि माझ्याजवळ तुम्ही पुन्हा येणार नाही याकरता मी युद्ध करत नाही आणखी पुढे जाऊन सांगतात तस्मान वयम हंतुम हे माधवा म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसत असे म्हणून हे भगवंता हे माधवा मी हे न करी मी हे करणार नाही काय करणार नाही ये संग्रामी शस्त्र न धरी ह्या संग्रामामध्ये माझ्या हातामध्ये कौरवांच्या विरुद्ध मारण्याकरता हातात शस्त्र धारण करणार नाही ये संग्रामी शस्त्र न धरी का धरणार नाही बहुती परी किडाळा दिसत असे पुष्कळ पुष्कळ प्रयत्न केला आणि सूक्ष्म अवलोकन केलं तर सर्व प्रकारचे दोष माझ्याकडेच येतात असं मला दिसतंय असं मला वाटतंय आणि सर्वात महत्त्वाचा दोष काय असेल तर तुझा आणि माझा वियोग होईल तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुःख ये फुटेल तुझवीन कृष्णा हे कृष्णा तुझसी अंतराय होईल तुझा आणि माझा ह्या पापाच्यामुळे वियोग होईल अंतराय होईल आणि तुझा आणि जर माझा वियोग झाला तर आमच्या जीवनामध्ये काय जगण्याचं काही उरलेलं आहे का मग सांगे आमुचे काय उरेल तुझ्या वाचून या जीवनामध्ये जगण्यासारखं काही उरेल का काही शिल्लक राहील का नाही ना कारण <clears throat> तुझा जर वियोग झाला त्याने ये दुःखे फुटेल तुझं विन कृष्णा तुझं हे कृष्णा तुझं विन ये दुःखे फुटेल तुझ्याशिवाय माझं अंतकरण त्या दुःखाने त्या विरहानं फुटून जाईल विदीर्ण होईल छिन्न विछिन्न होईल म्हणून हे कौरव वधिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे अर्जुन म्हणे हे मात अघडती देवा कौरव हे कौरव वधिजती आम्ही ह्या कौरवांचा वध करावा आणि वध करून मग आम्ही भोग भोगिजती मग आम्ही त्यांना मारल्यानंतर जे काही भोग ऐश्वर राज्य शिल्लक राहील त्याचा उपभोग घ्यावा हे असो हे राहू द्या म्हटले हे मात अघडती ही गोष्ट कधीहीच घडणार नाही अघडती कधीच घडणार नाही असं अर्जुन स्वतः भगवंताला सांगतो यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहतचे तस हे अभिमान मद भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे खरं म्हणजे हे कौरव राज्य लोभाने विवेकशून्य होऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मित्रद्रोहाचं काय पातक आहे ते माहिती नाही पण मला माहिती आहे ना काय आहे ते माझ्याच्याने ब बघितलं जात नाही याचं कारण एक आहे हे कौरव जे आहेत अभिमानमध्ये भुलले अभिमानाच्या मदाने ते भुललेले आहेत ते वेडे झालेले आहेत ते संभ्रमित झालेले आहेत त्यांना विवेक शून्य झालेले आहेत आणि विवेक शून्य होऊन ते पा आले ते संग्रामामध्ये युद्धामध्ये आलेले आहेत पण आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे आम्ही काय अभिमाना अभिमानरूपी मदाने भुललेलो नाही मग काय आहे तरी आम्ही हित आपले जाणावे लागेल परंतु आम्हाला आमचं हित कशामध्ये आहे हे पहिल्यांदा पाहावं लागेल मला असं वाटलं की आमचं हित कशात आहे हे तुला कळेल पण मला असं वाटतं की तुला हे कळे ना म्हणून मला तरी माझं हित कशामध्ये आहे मला पाहू दे आणि मग मी काय निर्णय घ्यायचा ते सांगेल तरी आम्ही हित आपले जाणावे लागेल आम्हाला आमचं हित कशामध्ये आहे हे पहिल्यांदा पाहावं लागेल हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणताची सेवावे काळकुट हे ऐसे कैसे करावे हे देवा असं कसं करावं जे आपले आपण मारावे हे बंधू वर्ग जे आहेत ते सगळे आमचेच आहेत आणि आमचेच असताना आम्ही त्यांना मारावं हे असं कसं काय समोर विष विष आहेत आणि ते विष प्राशन केल्यानंतर मृत्यू येणार आहे असं माहिती असताना कोणी ते काय विष प्राशन करील जाणताची काळकूट सेवावे काळकूट म्हणजे अत्यंत हलहाल विष आहे हे माहिती असताना सुद्धा त्या विषाचं कोणी पान करील काय कोणीही पान करत नाही हा जसा शहाणपणा आहे तसं युद्ध न करणं हा माझा शहाणपणा आहे हा मार्गी चालता पुढे सिंहू झाला अवचिता तो तव चुकविता लाभू अथी देवा मार्गी चालता रस्त्याने चालत असताना अचानकपणे अवचिता सिंहा पुढं झाला अचानकपणे सिंह पुढे आला मग अचानक पुढे सिंह आला तर मग आपण कर्तृत्व दाखवायचं का कर्तृत्व दाखवून काही उपयोग नाही कर्तृत्व दाखवलं तर पोटात जाण्यापुरतच आहे सिंहाच्या त्यापेक्षा लाभ कशामध्ये होईल तर चुकविता लाभू आधी त्याला जर चुकवलं त्याच्यापासून जर बाजूला झालं याच्यातच काहीतरी लाभ आहे कर्तृत्व दाखवण्यात पुरुषार्थ दाखवण्यात कोणताच लाभ नाही हे जसं व्यवहारात उदाहरण आहे हा जी मार्गी चालता पुढे सिंह झाला अवचिता तो तो चुकविता लाभू आधी त्याला चुकवलं तर लाभ आहे किंवा असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी ते तर कवण देवा लाभू सांगे आपल्या हातामध्ये मशाल आहे दिवा आहे लाईट आहे लाईट बंद करावी मशाल भिजवून टाकावी आणि प्रवास करायला सुरुवात करावी अशा रस्त्याने प्रवास करावा की ज्या रस्त्याने सगळ्या अंधाऱ्या विहिरीच आहेत मग अंधकूप आश्रावा असलेला प्रकाश टाकून द्यावा मग अंधाऱ्या विहिरीचा आश्रय करावा हे काय बरोबर आहे तरी ते कवण देवा लाभू सांगे सांगा बरं देवा हातातला मशाल टाकून द्यावी आणि अंधाऱ्या विहिरीमध्ये पडावं काही लाभ आहे मला तरी वाटत नाही लाभ आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारला लाभू सांगे सांगा बरं काही लाभ आहे का लाभ काही नाही किंवा समोर अग्नी देखोनी न वचिजे ओसंढोनी तरी क्षणा एका कवळोनी जाळवू शके आणखी उदाहरण दिलं देवाला सगळं देवाला हे युक्तिवाद मानले एका पाठीमागे एक एका पाठीमागे एक असे अनेक युक्तिवाद करून मी जो काढलेला निष्कर्ष आहे तोच खरा आहे ते तुम्हाला कळलं की नाही माहिती नाही म्हणून देवा मी सांगतो हेच करा समोर अग्नी देखोनी एखादा मनुष्य चाललेला आहे समोर त्याने प्रज्वलित अग्नी चारही बाजूने लागलेला आहे असं त्यांनी पाहिलं आणि मग तो अग्नी जरी नवची जे ओसंडोळी त्या अग्नीला बाजूला सारलं न सारता जर पुढे गेलो तर आपला नक्कीच मृत्यू होईल आणि म्हणून त्या अग्नीला बाजूला सारून पुढे जर नाही गेलो तर एका क्षणामध्ये सुद्धा तो आपल्याला लिप्त करून टाकील जाळून टाकील तरी क्षणा एका कवळ कवळवणी जाळू शकेल एका क्षणामध्ये संपूर्ण आपल्याला लिप्त करून वेरून जाळून टाकू शकतो याप्रमाणे ह्या कुलांना मारल्यानंतर अशी स्थिती होण्याची शक्यता आहे ह्याकरता आम्हाला ह्या कुलांना मारल्यानंतर अनेक प्रकारचे दोष माझ्या डोळ्यांना दिसू लागलेले आहे कथम प्रपश्यत भीर जनार्धन देवा यांना मारल्यापासून अनेक प्रकारचे पाप मला लागतील असं वाटतंय कारण का तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही केवी येत प्रवर्तावे तैसे हे दोष मूर्त या कुलक्ष कुलांचा क्षय केल्यानंतर त्यांना मारल्यानंतर जे काही दोष ते मूर्तिमंत दोष आमच्या अंगावरती येऊन पडणार आहे अंगी वाजो असती पाहत अंगी वाजो पाहत म्हणजे अंगावर येऊन ते पडतील ते दोष अंगाला लागतील आणि हे तर मला आत्ताच कळत आहे मग हे जाणताही केली येत प्रवर्तावे आणि असं असताना देखील अशा महादोषामध्ये या कौरवांना मारण्याकरता प्रवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं का नाही ना मग आईसे पार्थो ते अवसरी म्हणे देवा अवधारी या कलमाशाची थोडी ना तुझं अर्जुन त्यावेळी देवाला म्हणतो देवा अवधारी लक्ष द्या लक्ष द्या या म्हणण्याचा अर्थ असा आहे की अर्जुन सारखा एका पाठीमाग एक एका पाठीमाग अनेक युक्तिवाद अनेक प्रयुक्ती करत आहे आणि भगवंत नकळत दुसरीकडे पाहत असावे म्हणून त्याला पुन्हा पुन्हा सांगा वाटतं अवधारी देवा अवधारी देवा अवधारी माझ्याकडे बोलणं माझं माझं बोलणं ऐका म्हणजे अज्ञानाने युक्त होईना बोलणं जरी असेल तरी लोक म्हणतात आमचं बोलणं ऐका म्हणे देवा अवधारी आमचं बोलणं ऐका कारण काय म्हटले या कलमाशाची थोरी सांगेन तुझं तुझं ह्या कलमाशाची थोरी सांगेन या पापाची जी महती आहे हा पापाचा जो काही भयंकरपणा आहे देवा मला माहिती नसेल पण मी तुम्हाला सांगतो कुलक्षे प्रणश्यंती कुलधर्म सनातन आहे जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्नी एक उपजे तेने काष्ट जात जाळजे प्रज्वळोनी काष्टे काष्ट मथिजे लाकडाने लाकडाला घासलं असताना त्या दोन्ही काष्टांच्या घर्षणातून एक अग्नि उत्पन्न होतो आणि अग्नी उत्पन्न होऊन तो जर भडकला तर ज्या दोन अग्नीच्या माध्यमातून जो दोन काष्टांच्या माध्यमातून अग्नी उत्पन्न झाला तो अग्नी त्या दोन्ही काष्टांना जाळून टाकतो तेने काष्ट जात जे प्रज्वलिनी तो अग्नी प्रज्वलित झाला भडकला तर संपूर्ण काष्टांना जाळून टाकतो त्याप्रमाणे कौरव आणि पांडव हेच एक दोन प्रकारचे पक्ष आहेत काष्ट आहेत या दोघांच्या मध्ये असणारं भांडण हा प्रकारचा एक वन्य आहे क्रोधाग्नी आणि त्यामुळे दोन्ही पक्ष कौरव पक्ष आणि पांडव पक्ष दोन्ही नष्ट होण्याची शक्यता आहे